टू लेसन नंबर 28. माझा एक मित्र केतकर पथावर राहतो त्याचं नाव अजय आहे तिथून जवळच माझा दुसरा मित्र राहतो त्याचं नाव संजय आहे संजयच्या घराजवळून एक बस मंडईला जाते संजय त्या बसनी दर रविवारी सकाळी मंडईत जातो आणि तिथली ताजी भाजी आणतो संजयच्या घरासमोरच एक बाग आहे त्या बागेसमोरून खूप वाहनं जातात मोटारी सायकली स्कूटरी रिक्षा इत्यादी बागेसमोर भेळेच्या खूप गाड्या उभ्या असतात बागेसमोरची भेळ खूप छान असते आम्ही पुष्कळदा बागेसमोरून भेळ आणतो कधी कधी तिथे कणसाची गाडी पण असते तिथली कणस छान असतात तिथल्या कणसांच्या गाडीसमोर खूप गर्दी असते कणसांच्या गाडी मागेच एक फुगेवाला असतो तो कणसांच्या गाडी मागून बागेत येतो त्याच्या जवळचे फुगे मुलं विकत घेतात आणि मग बागेत खेळतात कधी मुलं घसरगुंडीवर उड्या मारतात कधी घसरगुंडीवरून घसरतात तर कधी घसरगुंडी खालून पळतात कधी ती घसरगुंडी खालच्या मातीत खेळतात नंतर ती बागे बाहेर पडतात आणि आपापल्या घरी जातात लिसन अँड रिपीट माझा एक मित्र केतकर पथावर राहतो माझा एक मित्र केतकर पथावर राहतो त्याचं नाव अजय आहे त्याचं नाव अजय आहे तिथून जवळच माझा दुसरा मित्र राहतो तिथून जवळच माझा दुसरा मित्र राहतो त्याचं नाव संजय आहे त्याचं नाव संजय आहे संजयच्या घराजवळून एक बस मंडईला जाते संजयच्या घराजवळून एक बस मंडईला जाते संजय त्या बसने दर रविवारी सकाळी मंडईत जातो संजय त्या बसनी दर रविवारी सकाळी मंडईत जातो आणि तिथली ताजी भाजी आणतो आणि तिथली ताजी भाजी आणतो संजयच्या घरासमोरच एक बाग आहे संजयच्या घरासमोरच एक बाग आहे त्या बागेसमोरून खूप वाहनं जातात त्या बागेसमोरून खूप वाहनं जातात मोटारी सायकली स्कूटरी रिक्षा इत्यादी मोटारी सायकली स्कूटरी रिक्षा इत्यादी बागेसमोर भेळेच्या खूप गाड्या उभ्या असतात बागेसमोर भेळेच्या खूप गाड्या उभ्या असतात बागेसमोरची भेळ खूप छान असते बागेसमोरची भेळ खूप छान असते आम्ही पुष्कळदा बागेसमोरून भेळ आणतो आम्ही पुष्कळदा बागेसमोरून भेळ आणतो कधी कधी तिथे कणसाची गाडी पण असते कधी कधी तिथे कणसाची गाडी पण असते तिथली कणस छान असतात तिथली कणस छान असतात तिथल्या कणसांच्या गाडीसमोर खूप गर्दी असते तिथल्या कणसांच्या गाडीसमोर खूप गर्दी असते कणसांच्या गाडी मागेच एक फुगेवाला असतो कणसांच्या गाडी मागेच एक फुगेवाला असतो तो कणसांच्या गाडी मागून बागेत येतो तो कणसांच्या गाडी मागून बागेत येतो त्याच्या जवळचे फुगे मुलं विकत घेतात त्याच्या जवळचे फुगे मुलं विकत घेतात आणि मग बागेत खेळतात आणि मग बागेत खेळतात कधी मुलं घसरगुंडीवर उड्या मारतात कधी मुलं घसरगुंडीवर उड्या मारतात कधी घसरगुंडीवरून घसरतात कधी घसरगुंडीवरून घसरतात तर कधी घसरगुंडी खालून पळतात तर कधी घसरगुंडी खालून पळतात कधी ती घसरगुंडी खालच्या मातीत खेळतात कधी ती घसरगुंडी खालच्या मातीत खेळतात नंतर ती बाहेर पडतात आणि आपापल्या घरी जातात नंतर ती बागे बाहेर पडतात आणि आपापल्या घरी जातात ड्रिल्स रिपिटेशन ड्रिल्स मी खुर्चीवर कागद ठेवतो मी खुर्चीवर कागद ठेवतो मी खुर्चीवरून कागद उचलतो मी खुर्चीवरून कागद उचलतो मी खुर्चीवरचा कागद उचलतो मी खुर्चीवरचा कागद उचलतो तू टेबला खाली चप्पल ठेवतेस तू खाली चप्पल ठेवतेस तू टेबला खालून चप्पल काढतेस तू टेबला खालून चप्पल काढतेस तू टेबला खालची चप्पल घालतेस तू टेबला टेबलाखालची चप्पल घालतेस तो इकडे येतो तो इकडे येतो तो इकडून तिकडे जातो तो इकडून तिकडे जातो तो इकडचे खडू तिकडे ठेवतो तो इकडचे खडू तिकडे ठेवतो ती इथे उभी राहते ती इथे उभी राहते ती इथून तिथे जाते ती इथून तिथे जाते ती इथल्या वह्या तिथे ठेवते ती इथल्या वह्या तिथे ठेवते आम्ही मध्ये चढतो आम्ही मध्ये चढतो आम्ही मधून उतरतो आम्ही बस मधून उतरतो आम्ही मधल्या सूचना वाचतो आम्ही बस मधल्या सूचना वाचतो तुम्ही बागेबाहेर थांबता तुम्ही बागेबाहेर थांबता तुम्ही बाहेरून भेळ आणता तुम्ही बागे बागेबाहेरून भेळ आणता तुम्ही बागे बागेबाहेरची भेळ खाता तुम्ही बागे बाहेरची भेळ खाता ते दुकानात जातात ते दुकानात जातात ते दुकानातून साखर आणतात ते दुकानातून साखर आणतात ते दुकानातल्या वस्तू पाहतात ते दुकानातल्या वस्तू पाहतात त्या गाडी मागे धावतात त्या गाडी मागे धावतात त्या गाडी मागून धावतात त्या गाडी मागून धावतात त्या गाडी मागच्या रिक्षात बसतात त्या गाडी मागच्या रिक्षात बसतात आपण घरासमोर झाड लावतो आपण घरासमोर झाड लावतो आपण घरासमोरून भाजी आणतो आपण घरासमोरून भाजी आणतो आपण घरासमोरच अंगण झाडतो आपण घरासमोरच अंगण झाडतो क्वेश्चन आन्सर डील्स प्लीज टेक केअर ऑफ युअर लेसन अँड ड्रिल्स there are pictures in the book on page number 576 the questions are based on those pictures now respond to the questions चित्रातल्या शेतात काय आहे घर चित्रातल्या शेतात एक घर आहे घरामागे काय आहे विहीर घरामागे विहीर आहे घरामागच्या विहिरीवर काय आहे मोठ घरामागच्या विहिरीवर मोठ आहे विहिरीवरच्या जवळ कोण आहे शेतकरी आणि बैल विहिरीवरच्या जवळ शेतकरी आणि त्याचे बैल आहेत मोठेत पाणी आहे का हो मोटेत पाणी आहे मोटेतलं पाणी कुठे वाहत आहे पाटातून शेताकडे मोटेतलं पाणी पाटातून शेताकडे वाहत आहे पाटातल्या पाण्यात कोण उभं आहे शेतकऱ्याचा मुलगा पाटातल्या पाण्यात शेतकऱ्याचा मुलगा उभा आहे क्वेश्चन्स बेस्ड ऑन द पिक्चर आर over. नाव आन्सर टू दीज क्वेश्चन्स हा कोण आहे संजय हा संजय आहे संजय कुठे राहतो बागेजवळ संजय बागेजवळ राहतो संजय शाळेत कुठून जातो बागे मागून संजय शाळेत बागे मागून जातो आता संजय काय करतो आहे पुस्तक वाचतो आता संजय पुस्तक वाचतो आहे संजय कुठलं पुस्तक वाचतो आहे अभ्यासाचं संजय अभ्यासाचं पुस्तक वाचतो आहे संजय शाळेतून कुठे जातो घरी संजय शाळेतून घरी जातो संजय शाळेतून कसा घरी जातो बसनी संजय शाळेतून बसनी घरी जातो सिंग्युलर प्लुरल ड्रेल्स ट्रान्सफॉर्म द फॉलोइंग सेंटेन्सेस into द प्लुरल इथला आंबा महाग असतो इथले आंबे महाग असतात इथली बाग सुंदर आहे इथल्या बागा सुंदर आहेत इथलं अत्तर प्रसिद्ध आहे इथली अत्तर प्रसिद्ध आहेत मधला खांब उंच आहे मधले खांब उंच आहेत मधली मुलगी हुशार आहे मधल्या मुली हुशार आहेत मधल कासव मोठ आहे मधली कासव मोठी आहेत इकडचा पंखा सुरू कर इकडचे पंखे सुरू कर इकडची खोली स्वच्छ कर इकडच्या खोल्या स्वच्छ कर इकडचा स्टूल तिकडे ठेव इकडची स्टूल तिकडे ठेव पुढचा रस्ता सरळ आहे पुढचे रस्ते सरळ आहेत पुढची गाडी निळी आहे पुढच्या गाड्या निळ्या आहेत पुढचं वाहन जड आहे पुढची वाहन जड आहेत आतला दिवा बंद कर आतले दिवे बंद कर आतली खुर्ची बाहेर ठेव आतल्या खुर्च्या बाहेर ठेव आतलं दार उघड आतली दार उघड दुकानातला शर्ट रेशमी आहे दुकानातले शर्ट रेशमी आहेत दुकानातली साडी रेशमी आहे दुकानातल्या साड्या रेशमी आहेत दुकानातलं कापड रेशमी आहे दुकानातली कापड रेशमी आहेत फिल इन द गॅप्स ड्रिल फिल इन द गॅप्स विथ द करेक्ट फॉर्म ऑफ इथे इथून और इथला वेरिएबल साड्या टिकाऊ असतात इथल्या साड्या टिकाऊ असतात आम्ही रोज बसतो आम्ही रोज इथे बसतो माझं घर लांब आहे माझं घर इथून लांब आहे माझा बंगला खूप सुंदर आहे माझा इथला बंगला खूप सुंदर आहे पुस्तक कुठे आहे इथलं पुस्तक कुठे आहे घर लाल आहेत इथली घर लाल आहेत त्यांची वही तिथे ठेव त्यांची वही इथून तिथे ठेव तुम्ही तुमच्या पिशव्या ठेवा तुम्ही तुमच्या पिशव्या इथे ठेवा बागांसमोर खूप गाड्या असतात इथल्या बागांसमोर खूप गाड्या असतात मुलगी रडते आहे इथे मुलगी रडते आहे दुकान खूप मोठी आहेत इथली दुकान खूप मोठी आहेत लोक श्रीमंत आहेत इथले लोक श्रीमंत आहेत ही बस कुठे जाते ही बस इथून कुठे जाते घड्याळ मिळत नाहीत इथे घड्याळ मिळत नाहीत फिल इन द गॅप्स विथ द करेक्ट फॉर्म ऑफ शाळेत शाळेतून शाळेतला व्हेरिएबल आमच्या पन्नास विद्यार्थी आहेत आमच्या शाळेत पन्नास विद्यार्थी आहेत ह्या सर्व विद्यार्थी हुशार आहेत या शाळेतले सर्व विद्यार्थी हुशार आहेत मी घरी जातो मी शाळेतून घरी जातो शिक्षक भाषा शिकवतात शाळेत शिक्षक भाषा शिकवतात तो वह्या घरी नेतो तो शाळेतल्या वया घरी नेतो मोहनच्या घड्याळ मोठ आहे मोहनच्या शाळेतलं घड्याळ मोठ आहे श्रीकांत गाणी म्हणतो श्रीकांत शाळेत गाणी म्हणतो शिक्षकांजवळ पेन्सिली आहेत शाळेतल्या शिक्षकांजवळ पेन्सिली आहेत रमेश सर्वात उंच विद्यार्थी आहे रमेश शाळेत सर्वात उंच विद्यार्थी आहे तुमच्या मीना इकडे येते आहे तुमच्या शाळेतून मीना इकडे येते आहे ती पेन्सिली आणते ती शाळेत पेन्सिली आणते त्याच्या चिंचांची झाड आहेत त्याच्या शाळेत चिंचांची झाड आहेत मधल्या सुट्टीत सर्व शिक्षिका चहा पितात मधल्या सुट्टीत शाळेतल्या सर्व शिक्षिका चहा पितात लिसन टू द कन्वर्सेशन मुलानो तुम्ही शाळेत येता आणि काय करता गुरुजी आम्ही शाळेत येतो आणि अभ्यास करतो तुम्ही शाळेतून कुठे जाता आम्ही शाळेतून घरी जातो अशोक आपल्या शाळेतले विद्यार्थी खूप अभ्यास करतात का हो आपल्या शाळेतले विद्यार्थी खूप अभ्यास करतात नीला आपल्या शाळेसमोर पटांगण आहे का हो आपल्या शाळेसमोर पटांगण आहे आपल्या शाळेसमोरचं पटांगण कसं आहे आपल्या शाळेसमोरचं पटांगण खूप मोठं आहे आणि खूप स्वच्छ आहे प्राची आपल्या शाळेसमोरून मोटारी जातात का हो आपल्या शाळेसमोरून खूप मोटारी जातात निर्मला संध्याकाळी तू काय करतेस मी शाळेतून घरी जाते घरून मैत्रिणीकडे जाते मैत्रिणीकडून मंडईत जाते मंडईतून ताजी भाजी आणते माझी आई मंडईतली भाजी चिरते मग ती स्वयंपाक करते आणि मी जेवते वा वा छान मुलानो आता तुम्ही पटांगणावर जा आणि खेळा Hey.